अध्याय दोनशे एकोणीसावा कथित सांख्यशास्त्र भीष्म म्हणाले याप्रमाणे मुनिश्रेष्ठ पंचशिख याने तत्वज्ञान कथन केल्यानंतर प्राण्याला मरणोत्तर जन्मप्राप्ती होते किंवा नाही या संबंधाने जनदेव जनकाने प्रश्न केला जनक म्हणाला हे भगवन मरणोत्तर स्वर्गप्राप्ती झाल्यानंतर प्राण्याला आपण अमुक एका विशिष्ट जातीचे होतो अशा प्रकारचे ज्ञान असत नाही व मोक्ष स्थितीतही अशा प्रकारचे ज्ञान नसते कारण त्या देहाची अत्यंत विस्मृती होते अर्थात दोहोतही काही विशेष भेद असल्याचे दिसत नाही मग ज्ञान संपादन केले काय अथवा अज्ञानच असले काय दोहोचे फल का एकच अर्थातच मरण आणि मोक्ष यात काही भेदच नाही असे झाले हे द्विजश्रेष्ठ अशीच जर स्थिती असेल तर मनुष्यांची यमनियमादी कर्मे केवळ आत्मनाशासाठीच होत असे ठरेल आणि असेच ठरले तर मग सावधानपणे पापभिरुत्वाने वागले काय अथवा तसे न वागले काय फलात काय होणार कारण कसेही वागले तरी मरण येणारच व मरणानंतर स्वर्ग मिळणारच व तो आणि मोक्ष यात काही भेदच नाही स्वर्गाहून मोक्ष निराळा आहे असे जर म्हणावे तर मोक्ष स्थितीत दिव्य स्त्रियांचा उपभोग वगैरे मिळतो की नाही जर तो मिळत नसेल अथवा मिळूनही जर नश्वर असेल तर मग मोक्षप्राप्तीसाठी केली जाणारी ही कर्मे करावयाची कशास व आरंभिली तर ती घडणार तरी कशी कारण स्वर्गसुखाचा उपभोग मोक्षात मिळत नसेल तर सुखाकडे प्रवृत्ती असलेल्या प्राण्यांची मोक्ष साधक कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणार नाही आणि जरी कदाचित झाली तरी ती कायम टिकणार नाही यास्तव या संबंधाने तात्विक सिद्धांत काय आहे भीष्म म्हणाले अज्ञानाने आवृत व गडबडून गेलेल्या रोग्यासारखी स्थिती झालेला तो जनक त्याचे समाधान करण्याच्या उद्देशाने अतिकात वस्तूचेही ज्ञान असलेला पंचशिख पुनरपी भाषण करू लागला या जगतामध्ये प्राण्यांच्या कर्माचे परेवसान आत्मनाशामध्ये होत नाही अथवा शरीर वैशिष्ट्य असावे असाही कर्मे करण्याचा उद्देश असतो असे नाही अर्थात शरीरनाश अथवा स्वर्ग हा मोक्ष नव्हे शरीर नाशासाठी अथवा शरीर प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे कारण नाही शरीर इंद्रिये आणि अंतःकरण एतद्रूपी जो हा समुदाय आहे त्यातील प्रत्येक अवयव जरी निरनिराळा आहे तरी क्रियेसंबंधाने पाहता ते सर्व परस्परांच्या आश्रयानेच असलेले दिसतात प्राण्यांमध्ये पृथ्वी जल वायू तेज आणि आकाश ही त्यांची पाच उपादान करणे असतात ही स्वाभाविकपणेच संयुक्त स्थितीत येतात व स्वभावाच्याच योगाने परस्परांशी वियोग पावतात आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची संयुक्तावस्था हेच शरीर होय याचे जरायुजादी अनेक प्रकार आहेत बुद्धी जठराग्नी आणि प्राण ही तीन कर्मनिष्पत्तीची कारणे आहेत कारण इंद्रिये इंद्रियांचे विषय स्वभाव चैतन्य मन प्राणापानादी वायू आणि विकृती ही ह्या देहामध्ये उत्पन्न होऊन राहिलेली असतात व यामुळेच कर्मे घडतात श्रवणेंद्रिय त्वगिंद्रिय घ्राणेंद्रिय चक्षुरेंद्रिय आणि रसनेंद्रिय ही पाच इंद्रिये सत्वादी गुणांची कार्ये असून चित्त हेच त्याचे उपादान कारण आहे व त्याच्याच योगाने त्याची प्राप्ती झालेली आहे त्या इंद्रियाधिकांच्याच आश्रयाने वृत्ती असते ही जीवात्म्याशी संबद्ध असून विषयनिष्ठ जे उपादेयत्व म्हणजे ग्राह्यत्व हेयत्व म्हणजे त्याज्यता आणि उपेक्षणीयत्व एतद्रूपी धर्म यांच्यामुळे तीन प्रकारची असते ही वृत्ती चिरकाळ टिकणारी असते हिलाच सुखा दुःखा आणि अदुखा सुखा असे विषयांच्या अनुरोधाने म्हणतात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही पाच व रूपयुक्त अशी द्रव्ये असे सहा विषय होत यांच्याच योगाने यावत जीव यथार्थ ज्ञान होते कारण इंद्रिये आणि विषय या दोहोंच्या संयोगानेच ज्ञानोत्पत्ती होते स्वर्गादी साधनभूत अशी यज्ञादी कर्मे संन्यास तत्वार्थ निश्चय ही सर्व याच्याच अधीन असून तत्वनिश्चय हाच मोक्षाचे बीज आहे यालाच बुद्धी अव्यय आणि महत अशा संज्ञा आहेत ह्या इंद्रियाधिकांनाच आत्मा असे समजणाऱ्या लोकांना योग्य ज्ञान होत नाही व त्यामुळे अमर्याद अशा दुःखाची प्राप्ती होते ह्या दुःखाचा नाश होत नाही आत्मा नव्हेत असे जे हे दुष्ट पदार्थ त्यांच्याच योगाने शरीराधिकांच्या ठिकाणी अहमबुद्धी व त्यांच्याशी संबंध असलेल्या वस्तूंच्या संबंधाने मम अशी बुद्धी होते तथापि ही बुद्धी मिथ्या आहे अशा रीतीने आत्मत्वाचे अधिष्ठान बनलेल्या वस्तू बाध्य असल्यामुळे सदोष होत यांच्याचपासून दुःख समुदायाची प्राप्ती होती या सर्व दुःख संततीच्या निर्मूलनास उत्कृष्ट प्रकारे कारणीभूत असलेले व म्हणूनच सम्यकवध अशी संज्ञा असलेले जे अत्युत्कृष्ट सांख्यशास्त्र ते मी तुला येथे सांगतो ऐक याच्या योगाने तुला मोक्षप्राप्ती होईल मोक्षप्राप्त्यर्थ सदैव उद्योग करणाऱ्या पुरुषांनी विषयांचा व कर्मांचाही त्याग केला पाहिजे विषय त्याग न करता शांती संपादन करण्याचा प्रयत्न करणारे अर्थात इंद्रिये निगृहित झालेली आहेत असा खोटाच डौल मारणारे जे लोक त्यांना दुःखदायक अशा अविद्याधिकांचा संबंध धरतो यज्ञादी कर्मे ही द्रव्य त्यागासाठीच सांगितलेली आहेत विषयभोगाच्या त्यागासाठीची व्रते सांगितलेली आहेत सुखत्यागासाठी तप सांगितले आहे आणि सर्वांचाच त्याग करण्यासाठी योग सांगितला आहे सर्व त्याग हीच त्यागाची परमावधी होय या त्यागाचाच उपाय मी पुढे तुला सांगणार आहे तोच शास्त्रात सांगितलेला आहे या उपायाने भिन्न भिन्न प्रकार नाहीत या उपायाचे भिन्न भिन्न प्रकार नाहीत याच्या अवलंबनाने दुःखाचा नाश होतो बुद्धीच्या अस्तित्वावरच ज्याचे अस्तित्व अवलंबून अशी पाच ज्ञानेंद्रिये आणि सहावे मन ही प्रथम सांगून नंतर तुला पाच कर्मेंद्रिये आणि बल ही सांगतो हात हे दानादान कर्माचे इंद्रिय असून पाय हे गतींद्रिय प्रजोत्पत्ती आणि आनंद यासाठी जननेंद्रिय मलत्यागासाठी पायू म्हणजे गुद संज्ञक इंद्रिय व शब्दासाठी वाघरूपी इंद्रिय आहे ही पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये आणि अकरावे सर्व इंद्रियांशी संबंध असलेले मन याप्रमाणे ही अकरा इंद्रिये आहेत श्रवणेंद्रिय शब्द आणि चित्त ही तीन शब्दज्ञानासाठी आहेत स्पर्श रूप रस आणि गंध यांच्याही ज्ञानासाठी अशीच त्रिके आहेत अर्थात स्पर्शज्ञानासाठी त्वगिंद्रिय स्पर्श आणि चित्त रूपज्ञानासाठी चक्षु रूप आणि चित्त रसज्ञानासाठी रसनेंद्रिय रस आणि चित्त व गंधज्ञानासाठी घ्राणेंद्रिय गंध आणि चित्त ही आहे याप्रमाणे शब्दाधिकांच्या उपलब्धीसाठी ही पाच त्रिके आहेत ही गुणमयच आहेत यांच्याच योगाने क्रमाने सात्विकादी तीन स्थिती प्राप्त होतात आनंदादी सर्व विकारांना कारणीभूत असे नाना प्रकारचे अनुभव या तीन स्थितीपासूनच उत्पन्न होतात इष्टवस्तूच्या श्रवणाने होणारा हर्ष तिच्या दर्शनाने उत्पन्न होणारे प्रेम प्राप्तीच्या योगाने होणारा आनंद व उपभोगाच्या योगाने होणारे सुख ही सत्वगुणाची कार्ये आपोआपच उत्पन्न होतात आणि इष्टलाभादी काही कारणांच्या योगाने उत्पन्न होतात असंतोष संताप शोक लोभ आणि असहिष्णुता हे विकार रजोगुण व्यंजक असून हेही काही कारणाने व कारणा वाचूनही उत्पन्न झालेले दिसून येतात अविवेक मोह अनवधान झोप आणि धुंदी ही तमोगुणाची कार्येही कारणांनी अथवा त्या वाचून उत्पन्न होतात प्रित्यादिकांशी संबंध असलेल्या एखाद्या वस्तूचा शरीराशी अथवा अंतकरणाशी संबंध जडला की सात्विक स्थिती प्रवृत्त झाली असे समजावे व तिचीच अपेक्षा करीत असावे असंतोषाधिकांशी संबद्ध व म्हणूनच अंतःकरणाचे ठिकाणी अप्रिती उत्पन्न करणारी जी वस्तू तिच्याशी संबंध जडला की रजोगुणाची प्रवृत्ती झालीच म्हणून समजावे मोहाधिकांशी संबद्ध असलेल्या एखाद्या वस्तूचा शरीराला अथवा मनाला संबद्ध जडला की कल्पनातीत व जाणताही येण्यास अशक्य अशा तमोगुणाची प्राप्ती झाली असे निश्चितपणे समजावे श्रवणेंद्रिय हे आकाशाचाच आश्रय करून राहणारे असून त्याचेच कार्य असल्यामुळे महाभूत आहे शब्द ही श्रोत्राच्या आश्रयाने राहणारे महाभूतच आहेत सारांश आकाश श्रवणेंद्रिय आणि शब्द ही तीन ही जरी महाभूतेच आहेत तरी शब्दज्ञानाच्या वेळी आकाश आणि श्रोत्र ही ज्ञानाचाही विषय नसतात अथवा अज्ञानाचाही विषय नसतात स्पर्श रूप रस आणि गंध यांच्या ज्ञानाच्या वेळी त्वक चक्षु जिव्हा आणि घ्राण ही इंद्रिये अथवा ती ज्यांची कार्य आहेत ती महाभूते ही ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा विषय नसतात आकाश शब्द आणि श्रोत्र ही तीनही महाभूतेच आहेत व म्हणूनच परस्परांहून भिन्न नाहीत यापैकी श्रोत्र हे चित्त म्हणजे मनसंज्ञक जी स्मरणात्मक अंतःकरण वृत्ती तीच असून चित्त हे बुद्धिसंज्ञक जी निश्चयात्मक अंतःकरण वृत्ती तीच आहे एकंदरीत इंद्रिये त्यांचे विषय आणि त्यांची प्रकृती जी महाभूते ती सर्व बुद्धीचीच रूपे होत अर्थातच बुद्धीचा म्हणजे मनाचा लय झाला की या सर्वांचा लय होतो झोपेतून उठलेल्या पुरुषाला शब्दादी विषयांचे एकदम ज्ञान होते यावरून दहाही इंद्रियांच्या ठिकाणी चित्ताचे वास्तव्य असल्याचे उघड होत आहे कारण तसे नसते तर एकदम ज्ञान झाले नसते शरीरामध्ये दहा इंद्रिये अकरावे चित्त व बारावी बुद्धी असते इतर काली जे ज्ञाता ज्ञेय व ज्ञान साधन इंद्रिय यांचे ज्ञानक्रिया निष्पत्तीसाठी असणारे एकसमयावच्छेदे करून अस्तित्व ते जरी तमोमय अशा सुषुप्तिकारी नसले तरीही त्यावेळी नाश पावत नाही कारण सुषुप्तीनंतर जाग्रदवस्था प्राप्त झाली म्हणजे मी सुखात झोप घेत होतो त्यावेळी मला काही समजले नाही असे जे ज्ञान होते त्यावरून त्यावेळी ही आत्मा असल्याचे सिद्ध होत आहे कारण त्यात मी हा शब्द आत्म्याचा वाचक आहे एक समयावच्छेदे करून असणारे जे हे अस्तित्व ते काही खरे नाही तर तो केवळ लोकव्यवहार आहे कारण आत्मव्यतिरिक्त पदार्थाला मुळी खरे अस्तित्वच नाही जाग्रत अवस्थेत दिसून येणारे हे इंद्रियादिकांचे अस्तित्व जसे केवळ व्यावहारिक आहे पारमार्थिक नाही तसेच स्वप्नातील अस्तित्व ही पारमार्थिक नसून प्रातिभाषिक म्हणजे आभास मात्र आहे पूर्वी जागृत अवस्थेमध्ये ज्या श्रवणादी क्रिया अनुभवलेल्या असतात त्यांचीच पूर्वसंस्काराच्या योगाने पुरुषाला स्वप्नकाली प्राप्ती होते व तिजमुळेच भासू लागलेले जे विषय त्यांच्या ठिकाणी तो सूक्ष्मावस्थेत असलेली इंद्रिये आसक्त करतो असे झाले म्हणजे गुणत्रयाशी संबद्ध झालेला पुरुष निद्रिस्त असताही जाग्रदवस्थेप्रमाणे विषयांचा अनुभव घेऊ लागतो <clears throat> हीच स्वप्नदशा होय अवस्थेप्रमाणेच या दशेमध्येही <clears throat> इंद्रिये विषय आणि चित्त यांचे एकसमयावच्छेदे करून अस्तित्व असतेच मात्र ते प्रातिभाषिक असते इतकेच सारांश जाग्रत अवस्थेप्रमाणेच स्वप्नातही विषयाधिकांना पारमार्थिक अस्तित्व नसतेच ज्याच्या योगाने प्रवृत्ती आणि ज्ञान ही होतात ते अंतःकरण तमोगुणाने ग्रस्त झाले म्हणजे लागलीच सर्व विषयाधिकांचा संहार करते तथापि हा संहार क्षणिक असतो मोक्षासारखा कायमचा नसतो त्यावेळी अर्थातच अवस्थेत प्रत्ययास येणारे जे विषयाधिकांचे एक समयावच्छेदे करून अस्तित्व त्याचा उच्छेद झालेला असतो हीच सुषुप्त्यवस्था होय असे विद्वानांचे मत आहे या अवस्थेतील सुखाचा अनुभव आत्मा शरीरामध्येच घेत असतो कैवल्य अवस्था हीही काही अंशी सुषुप्तीसारखीच असते कारण जरी तिच्यामध्ये वेद प्रतिपादित अशा ब्रह्मानंदाचा अनुभव येतो व जरी दुःखाचे दर्शन सुद्धा घडत नाही तरी त्या सुखामध्ये देखील अव्यक्त अशा तमाची प्राप्ती जणू होतच असते हे तम वस्तुत असत्य असते असतो याप्रमाणे जो हा इंद्रिये महाभूते इत्यादिकांचा शरीरूपी समुदाय त्यालाच अध्यात्म विचार करणारे लोक क्षेत्र असे म्हणतात व अंतकरणामध्ये स्फुरण पावणारी जी आत्मप्रतिबिंबरूपी सत्ता तिला क्षेत्रज्ञ असे म्हणतात सारांश जगतात पारमार्थिक सत्ता अशी कोणालाच नाही अर्थातच सर्व संसार मिथ्याभूतच आहे असे जर आहे तर मग उच्छेद तरी कोणाचा आणि शाश्वत तरी कोण असणार कारण जे मुळातच नाही त्याचा उच्छेदच नाही आणि ते शाश्वत नाही हे तर ठरलेलेच आहे जगताला मिथ्यात वाचण्याचे तरी कारण सर्वही प्राणी अविद्येपासूनच कर्माच्या अनुरोधाने निर्माण झालेले आहेत हे होय अविद्या ही मिथ्या आहे अर्थातच तिचे कार्य जे जग तेही सत्य असणे शक्यच नाही ज्याप्रमाणे नद्या समुद्रात जाऊन मिळाल्या म्हणजे त्यांचा भिन्न भिन्न स्वरूपे आणि नामे यांच्याशी असलेला संबंध सुटतो व महानदीला जाऊन मिळालेल्या क्षुद्र नद्याही तिच्याच अधीन होतात अर्थात तद्रूपी बनून जातात व म्हणून त्यांचा भिन्न भिन्न अशा नामरूपाधिकांशी असलेला संबंध सुटतो त्याप्रमाणेच कारणाच्या ठिकाणी लीन झालेल्या शरीरादिरूपी कार्यांची स्थिती होते अर्थात स्थूल शरीराधिकांच्या सूक्ष्माचे ठाई त्याचा कारण शरीराचे ठाई व त्याचा शुद्ध ब्रह्माचे ठाई लय होतो अशा रीतीने लय झाला म्हणजे लीन झालेल्या कार्यांचे निराळे स्वरूप अथवा नाम कोठून राहणार म्हणूनच बुद्धीमध्ये प्रतिबिंबत झालेले व सर्वत्र उपलब्ध असलेले जे जीवरूपी चैतन्य त्याच्या उपाधीचा नाश झाला म्हणजे मग नामरूपाधिकांशी त्याचा संबंध कोठून राहणार <clears throat> अर्थातच राहणार नाही असतो जो मनुष्य या मोक्षज्ञानदायक शास्त्राचे ज्ञान संपादन करील आणि अवधान भ्रष्ट न होता आत्मचिंतन करील त्याला ज्याप्रमाणे कमलपत्राला शिंपलेल्या जलाचा लेप लागत नाही <clears throat> त्याप्रमाणे अनिष्टाशा कर्मफलांचा संपर्क जडत नाही पुनर्जन्माला कारणीभूत असे जे स्नेहादिरूपी अथवा काम्योपासनारूपी पाश त्यापासून मनुष्य मुक्त झाला व त्याने सुख आणि दुःख <clears throat> या दोहोंचाही त्याग केला म्हणजे त्याच्या लिंग शरीराचा नाश होऊन तो मुक्त होतो अर्थातच त्याला श्रेष्ठ अशी गती मिळते तत्वमसी इत्यादी श्रुतीवचनांचे चिंतन आणि शास्त्र प्रतिपादित शमदमादिक मंगलाकारक आचार यांचा अवलंब करणारा जो पुरुष तो मृत्यूलाही न भिता स्वस्थ पडून राहतो पापपुण्यांचा नाश होऊन बंधाला कारणीभूत अशा मोहजन्य सुखदुःखांचा नाश झाला म्हणजे हृदयाकाश रूपी सगुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या वैराग्य संपन्न पुरुषांना निर्गुण ब्रह्माचे ज्ञान होते ज्याप्रमाणे स्वतःपासून निर्माण झालेल्या तंतुजाला फिरणारा कोळी त्या तंतूंचा नाश होताच खाली पडतो त्याप्रमाणेच मुक्त झालेल्या पुरुषाचा सुखदुःख संबंध सुटतो व पर्वतावर आपटलेल्या ढेकळाप्रमाणे तो नष्ट होऊन जातो ज्याप्रमाणे रुरुसंज्ञक हरिण जुने शिंग न कळत टाकून देतो अथवा सर्प आपली काट टाकतो त्याप्रमाणेच मुक्त झालेला पुरुष दुःखांचा त्याग करतो ज्याप्रमाणे वृक्ष जलामध्ये पडू लागला म्हणजे त्याचवर असणारा पण त्याच्याच ठिकाणी आसक्त नसणारा पक्षी त्याला सोडून उडून जातो त्याप्रमाणेच लिंग शरीराचा संबंध सुटलेला मुक्त पुरुष सुखदुःखांचा त्याग करून उत्कृष्ट अशी गती पावतो असो कोणे एके समयी नगर अग्नीने व्याप्त केले असता त्याचकडे पाहून मिथिलाधिपती जनक मिथिलाधिपती जनक म्हणाला की यात माझे काहीच जळत नाही कारण मी ब्रह्मस्वरूपी असल्यामुळे असंग आहे ही त्या भूपतीची स्वतःची वाणी आहे याप्रमाणे पंचशिखाने सांगितलेले मोक्षप्राप्तीचे स्थानच असे हे भाषण श्रवण केल्यानंतर सर्व विश्वासंबंधाने विचार करून व त्या संबंधाने सिद्धांत ठरवून तो शोकमुक्त झाला व अत्यंत सुखी होऊन विहार करू लागला राजा हे मोक्ष सिद्धांतरूपी ज्ञान पठण करून त्याचा सदोदित विचार करणारा जो पुरुष त्याला सांसारिक उपद्रवाचा अनुभव घ्यावा लागत नाही कारण कपिलापुत्र पंचशिख याचकडे गेलेल्या मिथिलापती जनकाप्रमाणे तो दुःखमुक्त होऊन मोक्ष पावतो ओम तत्सत